अध्याय दोनशे पहिला मनु बृहस्पती संवाद कर्मगती युधिष्ठिर म्हणाला हे पितामह ज्ञानयोगाचे वेदांचे व अग्निहोत्रादी नियमांचे फल कोणते आणि जीवाचे ज्ञान कसे करून घ्यावे हे मला कथन करा भीष्म म्हणाले याविषयी प्रजाधिपती मनु आणि महर्षी बृहस्पती या उभयतांमध्ये झालेला संवाद प्राचीन इतिहास म्हणून सांगत असतात तो असा देवर्षी समुदायामध्ये श्रेष्ठ असा ब्रह्मर्षी बृहस्पती शिष्य होऊन लोकश्रेष्ठ प्रजाधिपती मनूकडे गेला आणि त्याला प्रणाम करून विचारू लागला की भगवन या जगताचे कारण असे काय आहे कर्मकांडाची प्रवृत्ती कोणीकडे आहे ब्राह्मणांनी ज्ञानाचे फल काय सांगितले आहे मंत्रगत शब्दांनी ज्याचे ज्ञान होत नाही असे काय आहे प्रभो हे मला यथास्थितपणे निवेदन करा तसेच अर्थशास्त्र आगम आणि मंत्र यांचे ज्ञान असलेल्या लोकांना यज्ञांच्या अथवा अनेक गोप्रदानांच्या योगाने मिळणारे फल कोणते मोठमोठे लोक कोणाची उपासना करतात व ते काय आणि कोठे आहे पृथ्वी पार्थिव वस्तू वायू अंतरिक्ष जलचर जल स्वर्ग आणि स्वर्गवासी यांची उत्पत्ती कोणापासून झाली हे भगवन हे पुरातन असे तत्व मला कथन करा मनुष्याला ज्या विषयाचे ज्ञान व्हावे अशी इच्छा असेल त्या विषयाचे ज्ञान झाले म्हणजेच त्याची त्या विषयाकडे प्रवृत्त होते एरवी होत नाही मला तर त्या पुरातन श्रेष्ठ तत्वाचे ज्ञान नाही मग माझी तिकडे उगीच कशी प्रवृत्ती व्हावी मी ऋग प्रभृती तीनही वेदांचे व छंद ज्योतिष निरुक्त व्याकरण कल्प आणि शिक्षा या वेदांगांचेही अध्ययन केलेले आहे तथापि मला भूतांच्या मूलतत्वाचे ज्ञान नाही यास्तव आपण मला हे सर्व सामान्य आणि विशेष अशा दोन्ही प्रकाराने कथन करावे तसेच ज्ञानाचे फल काय कर्माचे फल कोणते मनुष्यास शरीर वियोग कसा घडतो व पुनश्च त्याला शरीरप्राप्ती कशी होते हेही मला आपण निवेदन करा मनु म्हणाला ज्या मनुष्याला जे इष्ट असते ते त्याचे सुख असून जे अनिष्ट असते ते दुःख होय असे सांगितले आहे मनुष्याला इष्टप्राप्ती व्हावी आणि अनिष्टप्राप्ती होऊ नये एक कर्मविधीची प्रवृत्ती आहे आणि इष्ट व अनिष्ट या दोहोंचाही संबंध नसावा यासाठी ज्ञानविधी प्रवृत्त झाला आहे वेदामध्ये जो कर्मयोग सांगितला आहे तो वासनेला प्राधान्य देऊनच होय कर्मयोगाचे आचरण करूनही तज्जन्य बंधातून मुक्त असलेल्या मनुष्यास परमात्म प्राप्ती होते पण सुखाच्या अभिलाषेने अनेक प्रकारच्या कर्ममार्गाच्याच ठिकाणी आसक्त होऊन राहिलेल्या मनुष्यास अनेक प्रकारच्या दुःखांनी व्याप्त असल्यामुळे नरकतुल्य असणाऱ्या लोकांची प्राप्ती होते बृहस्पती म्हणाला जो मनुष्य ज्याची प्राप्ती होण्यासाठी जे कर्म करीत असेल तेच त्या कर्माचे फल होय इष्ट ते सुख व अनिष्ट ते दुःख यापैकी इष्टाची तेवढी प्राप्ती व्हावी व अनिष्टाची प्राप्ती होऊ नये या इच्छेनेच कर्मकर्ता पुरुष व्याप्त झालेला असतो अर्थात नरकतुल्य लोक हे काही कर्माचे फल नव्हे मग त्याची प्राप्ती त्याला का व्हावी मनू म्हणाला वासनेचा त्याग करावा व कर्माचरण करून तद्वारा ज्ञानेच्या उत्पन्न झाल्यानंतर ज्ञान संपादन करून परमात्म्याचे ठिकाणी लीन व्हावे एतदर्थच कर्मविधीची प्रवृत्ती आहे अशा प्रकारच्या कर्माच्या योगाने बंध घडत नाही अर्थात नरकतुल्य अशा लोकांची प्राप्ती होत नाही पण जे वासनेने व्याप्त असल्यामुळे वासनास्वरूपीच बनून गेलेले असतात त्यांना कर्मयोग घेरून सोडतो अर्थातच त्यांना दुःख प्रचूर अशा लोकाची प्राप्ती होते यास्तव वासनांचा त्याग करून ब्रह्मज्ञानास कारणीभूत व म्हणूनच श्रेष्ठ अशा निष्काम कर्माचा स्वीकार केला पाहिजे निष्कामपणे नित्यकर्माचे आचरण केले म्हणजे धर्माकडे प्रवृत्त असलेले अंतःकरण आरशाप्रमाणे स्वच्छ बनते व सत कोणते असत कोणते याचे ज्ञान होते म्हणूनच त्याला सुखाची अर्थात मोक्षाची इच्छा होते आणि त्यामुळे त्याला कर्ममार्ग वहीभूत अर्थात कर्माला अत्यंत अगोचर व वासना शून्य अशा परब्रह्माचे ज्ञान होते मन आणि कर्म या दोहोंच्याच योगाने संसाराची उत्पत्ती झालेली आहे आणि लोकांनी अवलंबन केलेल्या ज्या ह्या दोन वस्तू त्या परमात्मप्राप्तीस मार्गभूत अशाही आहेत कर्म दोन प्रकारचे आहे एक ब्रह्मज्ञान रूपी शाश्वत फल देणारे व दुसरे इष्टलोक प्रभृती क्षुद्र फल देणारे यापैकी कर्मापासून शाश्वत फलप्राप्ती होण्याचे साधन अंतःकरणाने कर्मफलाचा त्याग करणे हेच आहे सर्वथैव कर्मत्याग करणे हे नव्हे जोवर विवेक उत्पन्न त्याला नाही तोपर्यंत बुद्धी अज्ञानावृत्त असल्यामुळे तिला शुभ कोणते आणि अशुभ कोणते हे समजत नाही पण ज्याप्रमाणे रात्रीच्या शेवटी तममुक्त झालेल्या नायकतुल्य अशा चक्षुरिंद्रियाला कंटकाधिकांचे ज्ञान होऊ लागते त्याप्रमाणे विवेक उत्पन्न झाला म्हणजे अशुभ कर्म कोणते ते बुद्धीला कळून येते व ते तिला त्याज्य वाटते सर्प दर्भांचे सड विहीर इत्यादिकांचे ज्ञान झाले म्हणजे मनुष्य त्यांच्या बाजूला जात नाही पण जर ज्ञान झाले नाही तर तो त्याजवर जाऊन पडतो यावरून ज्ञानाचे फल अधिक कसे हे कळून येण्यासारखे आहे कर्मनिष्पत्तीची पाच अंगे आहेत ती अशी यथाविधी केलेला समग्र मंत्रप्रयोग शास्त्रात सांगितल्या प्रकारचे यज्ञ तशाच प्रकारच्या दक्षिणा अन्नप्रदान आणि अंतःकरणाची एकाग्रता कर्म हे सत्वादी गुणात्मक आहे असे वेदांनी सांगितले आहे अर्थात मंत्र ही त्रिगुणात्मक आहे कारण कर्म हे मंत्रपूर्वक असते विधी देखील त्रिगुणात्मक असतो कर्त्याचे अंतःकरण ज्या गुणाचे असेल तदनुरूप असेच त्याला फल मिळते सारांश कर्मफल हे त्रिगुणात्मक असते आणि कर्मफलाचा भोगता जो पुरुष तोही त्रिगुणात्मकच असतो कर्मप्राप्य स्वर्गलोक मिळाला म्हणजे उत्कृष्ट शब्द रूप रस स्पर्श व उत्तम गंध ही फलरूपाने प्राप्त होत असतात पण शरीराचा त्याग केल्या वाचून मनुष्य या फलोपभोगाचा अधिकारी होत नाही ज्ञान फुलाची गोष्ट तशी नाही कारण शरीर असताना इहलोकीही ते उपभोगावयास मिळते कायिक वाचिक आणि मानसिक असे तीन प्रकारचे कर्म आहे यापैकी कोणत्याही कर्माच्या योगाने मोक्षप्राप्ती होणे शक्य नाही शरीरद्वारा जे कर्म करायचे ते शरीराशी संबंध असते वेळीच उपभोगायचे असते कारण ते फल सुखदुःखात्मक असून सुख व दुःख या दोहोंचेही आश्रयस्थान शारीरच आहे आणि मोक्ष म्हणजे आत्मस्वरूप प्राप्ती असल्याने व ती शरीराच्या योगाने उपभोगिता येणारी नसल्याने शारीर कर्मापासून मोक्षप्राप्ती होणार नाही तसेच वाणीच्या योगाने जी कर्मे करावयाची ती सर्व वाणीने युक्त असते वेळीच उपभोगायची असतात मोक्ष हा तसा नाही म्हणूनच तो वाचिक कर्माचे फल नव्हे मन जे काही कर्म करते त्याचे फल मनाच्या अस्तित्वकालीच भोगले पाहिजे मोक्षाची गोष्ट याहून निराळी आहे म्हणूनच त्याला मानसिक कर्माचे फल म्हणता यावयाचे नाही कर्मफलाविषयी आसक्त झालेला पुरुष त्याच्या प्राप्तीच्या इच्छेने ज्या ज्या गुणांनी विशिष्ट अशा कर्माचे आचरण करील त्या त्या गुणांच्या प्रेरणेने त्याला शुभ अथवा अशुभ गुणानुरूप कर्मफल भोगावे लागते प्रवाहात पडलेला मत्स्य मार्गाने जात असता पाण्याचा वेग त्याला दुसरीकडेच ओढून नेतो त्याप्रमाणेच पूर्वीचे कर्म हेही संसारात पडलेल्या प्राण्याकडे येऊन त्याला इष्ट नसेल अशाही मार्गास लावते याप्रमाणे कर्माची गती आहे आता ज्यापासून हे सर्व जग निर्माण झाले आहे अंतकरणाचा जय केलेले पुरुष जगताचा अतिक्रम करून ज्यामध्ये प्रविष्ट होतात आणि जे मंत्रगत शब्दानेही व्यक्त करून दाखवता येत नाही त्या श्रेष्ठ तत्वासंबंधाने मी तुला सांगतो ते ऐक ते तत्व अर्थात परब्रह्म इंद्रियग्राह्य नाही कारण ते व्यक्त नाही त्याला प्रधानाप्रमाणे लोहित शुक्ल अथवा कृष्ण वर्ण नाही त्याला अनेक प्रकारचे रस गंध शब्द स्पर्श यांचा अथवा कोणत्याही प्रकारच्या रूपाचा संपर्क नाही तथापि लोकांच्या उपयोगासाठी त्याने रूप रस गंध शब्द आणि स्पर्श हे पाच विषय निर्माण केले आहेत ते स्त्री नाही पुरुष नाही अथवा नपसंकही नाही ते अलौकिकात सत्तामय भासणारे प्रधान अथवा परमाणू इत्यादी नसून शून्य रूपी असत देखील नाही आणि माया विशिष्ट असल्यामुळे सत व असत यांचे मिश्रणभूत जे ईश्वर आदी तेही ते नव्हे तर ब्रह्मवत्या पुरुषांना ज्याचा साक्षात्कार होतो तेच ते तत्व होय हे केव्हाही क्षरण म्हणजे नाश पावत नाही म्हणून त्याला अक्षर म्हणतात ओम तत्सत